श्रीमद भागवताचं महात्म्य सांगत असताना सूत महाराज शौनक ऋषींना नारद महर्षींचा आणि सनकादिक महामुनींचा संवाद सांगतात बद्री विशाल क्षेत्रामध्ये नारद महर्षींना पाहिलं नारद महर्षी भजन करतायत दिव्य असे विना आहे दिव्य असा पितांबर आहे भजन चाललेलं आहे पण जसं आता आपण भजन केलं आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तसा नारद वर्षींच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता भजन करत असताना कथा ऐकत असताना एकूणच परमार्थ करत असताना माणसाचा चेहरा हा आनंदी असला पाहिजे वैकुंठवाशी गुरुनाम गुरु मामासाहेबांनी असं लिहिलं आहे साधकाचा चेहरा हा नेहमी प्रसन्न पाहिजे आपला चेहरा पाहून लोकांनी आपली दुःख विसरावीत एवढा चेहरा आपला प्रसन्न पाहिजे कारण संसारामध्ये अगोदरच लोक दुःखी आहेत आणि आपला चेहरा पाहिल्यानंतर जर त्यांना दुःख होत असेल तर मग आपल्या परमार्थाचा उपयोग काय म्हणून आपला चेहरा कसा पाहिजे आनंदी पाहिजे नारद महर्षींच्याकडे पाहिलं आणि सनकाधिक म्हणू लागले महाराज तुमचं भजन चाललंय बरोबर आहे इदानीम शून शून्य चित्तोसी गतवित्थो यथा जनह तदेव मुक्त संघर्ष नोचितम वद कारणम काय झालं तुम्हाला एखाद्या लोभ्या मनुष्याचं धन निघून जावं आणि तो दुःखी व्हावा त्याप्रमाणे तुमचा चेहरा पडलाय भगवत भक्ताचा चेहरा आनंदी पाहिजे दुःखी कोण होतं जो अभक्त आहे जो अज्ञानी आहे तो दुःखी होत असतो दुःखाचं कारण अज्ञान आहे भक्त कधी जीवनामध्ये दुःख होत नाही जरी सुखदुःखाचे प्रसंग दोघांच्याही जीवनामध्ये आलेले दिसतात भक्ताच्याही येतात अभक्ताच्याही येतात अभक्त जो असतो अज्ञानी जो असतो तो एका दुःखाची दहा दुःख तयार करतो आणि भक्त जो असतो तो मात्र दुःखाचं सुद्धा दुःख करत बसत नाही कारण सुख दुःख या आपल्या मनानेच केलेल्या कल्पना आहेत एखाद्या चांगल्या वस्तूविषयी माझी आसक्ती निर्माण झाली ती वस्तू भेटली नाही मला दुःख होतं एखाद्या प्रतिकूल वस्तूविषयी व्यक्तीविषयी माझ्या अंतकरणामध्ये द्वेष आहे ती व्यक्ती भेटली की दुःख ही अनुकूल प्रतिकूल भावना का तयार झाली जसं मनुष्याचं ज्ञान असतं समज असते त्या समजातूनच या अनुकूल प्रतिकूल भावना तयार होत असतात आणि या अनुकूल प्रतिकूल भावनाच रागद्वेष निर्माण करतात शत्रुमित्र तयार करतात सुखदुःख तयार करतात खरा जो ज्ञानी असतो ज्याची समज चांगली स्वामींनी एक उदाहरण दिले खरं सुखदुःख आपल्याला बाहेरचं पदार्थ देतच नाहीत आपलं मनच सुखाकार आणि दुःखाकार होत असतं त्यांनी त्याच्याकरता दृष्टांत सांगितला मी सांगितलाही होता शिष्य गुरुजींना म्हणायला लागला गुरुजी मला एका माणसाने दुःख दिलं ते म्हटले का बरं तुला अरे बाहेरचे पदार्थ दुःख देत नाहीत आपलं मनच दुःखाकार होत असतं नाही नाही त्यानेच मला दुःख दिलं कसं दिलं सांग म्हटल्यावर तो मनुष्य काय करतो सगळ्यांना नमस्कार करतो नेमका मला सोडून देतो <laughs> ते म्हटले बघ त्याने तुला दुःख दिलं नाही सगळ्यांनी आपला नमस्कार करावा ही जी तुझी आंतरिक वासना आहे ती तुला दुःख देते अहो एका माणसाने माझी निंदा केली म्हणून मला दुःख झालं गुरुजी म्हटले त्याने तुला दुःख दिलं नाही सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही तुझी वासना तुला दुःख देते माणसाने जर आपली समजूत बदलली स्वामींनी असं म्हटलंय तुम्हाला जेवायला मिळालं नसेल जेवण करा दुःख जाईल तुम्ही आजारी पडला असताल एखाद डॉक्टरकडे जा औषध घ्या गोळ्या घ्या ते दुःख दूर होईल परंतु आपण जर दृष्टिक्षेप टाकला लोक या कारणामुळे दुःखी नाहीत लोकांना जेवायलाच मिळत नाही म्हणून लोक दुःखी नाहीत तर अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःखी आहेत लोकांना घालायला कपडेच मिळत नाहीत म्हणून लोक दुःखी नाहीत आमकीच साडी पाहिजे आणि आमकेच कपडे पाहिजेत म्हणून लोक दुःखी आहेत लोकांना राहायला जागाच नाही म्हणून फार कमी लोक दुःखी आहेत पण अमक्याच ठिकाणी पाहिजे आणि अमुकच प्रकारची पाहिजे म्हणून लोक दुःखी आहेत निंदेचं दुःख द्वेषाचं दुःख मानाचं दुःख हे सगळं माणसाने स्वतः तयार केलेलं दुःख आहे भगवत भक्ताच्या जीवनामध्ये ही दुःख नसतात आणि तुमचा चेहरा मात्र प पडलेला दिसतो का बरं तुमच्या जीवनामध्ये कोणतं असं दुःख आलं मला सांगा सनकादिक महामुनी नारद मर्षींना विचारतात नारद मर्षी म्हणतात मी माझ्या दुःखाने दुःखी नाही तर मी का दुःखी झालो त्याचं कारण नारद महर्षी सांगतात अहम तो पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्तता हा मृत्यूलोक पाहण्याकरता म्हणून मी या पृथ्वीवर आलो नारद महर्षी म्हणतात मी या पृथ्वीवर जे पाहिलंय ते पाहिल्यानंतर मला दुःख झालं घोर असं कलियुग आलेलं आहे कधी कधी मनुष्याला दुःख सभोवर सभो सभोवतालची परिस्थिती पाहिल्यानंतर होतं बरं का विनाकारण मनुष्य दुःखी होतो कारण भयंकर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते लोक असे वागतात लोक असं करतात हे असंच चाललंय ते तसंच चाललंय असं म्हणून म्हणून काही लोक खूप दुःखी आहेत आपली साधना सोडली आपलं चिंतन सोडलं ते लोकांचंच करत बसले नारद महर्षी म्हणायला लागले घोर असा कलयुग आलेला आहे पहिल्यांदा मी तीर्थक्षेत्रामध्ये गेलो त्या तीर्थक्षेत्रामध्येच या कलयुगाने पहिल्यांदा प्रवेश केलेला आहे कशी आहेत तीर्थक्षेत्र सत्यम नास्ति दया दयादानं न विद्यते उदरम भरिनो जीवा वरा का कूट तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा सत्य राहिलं नाही तप राहिलं नाही शौचाचार राहिला नाही दयादान राहिलं नाही धर्माचे चार पाय जर तीर्थक्षेत्रामध्ये जर नाही राहिलं तर मग इतर लोकांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार छोट्या छोट्या करता लोक खोटं बोलतात कुठलाही आचार विचार सोडायला लागले लोक दयादान नाही केवळ आपलं पोट कसं भरेल उदरम भरिना जीवा आणि वराका कूट भाषिना कूट भाषण करतात चांगलं बोलत नाहीत कमीत कमी तीर्थाच्या ठिकाणी तरी लोकांनी हे चांगलं बोललं पाहिजे इतरत्र मी पाहिलं नारद महर्षी म्हणतात या घोर कलियुगाचा परिणाम असा झालाय मंदा सुमंद मतया मंद भाग्या ह्युपद्रुता पाखांड निरतः संतो विरक्ता सपरिग्रह सगळे लोक मंद झाले मंद म्हणजे आळशी म्हणजे काम करायला नको आणि मोबदला तर भरपूर मिळाला पाहिजे आपण मोठं तर झालो पाहिजे पण श्रम तर आपल्याला करायला नको असं प्रत्येकाला वाटायला लागलं मंदा बरं एखादा मनुष्य आळशी असेल पण तो जर हुशार असेल तरी तो त्याचं काम चालवू शकतो नारद महर्षी म्हणतात मंद तर लोक झाले पण सुमंद मतया कलियुगामध्ये लोकांची बुद्धीसुद्धा पहिल्यासारखी राहिलेली नाही सुमंद मतया मंद भाग्या बरं यांचं भाग्य चांगलं आहे असं म्हणावं यांचं भाग्यसुद्धा चांगलं नाही मंद भाग्या ह्युपद्रुता अनेक प्रकारच्या व्याधीने लोक कलियुगातले त्रस्त झालेले आहेत मंद आहेत आळशी आहेत मंद भाग्य आहेत मंदमती आहेत आणि मोठे मोठे संत आम्ही पाहिले पाखांड निरत संतो पाखांडामध्ये त्या ठिकाणी निरत झालेले संत पाहायला मिळतात खरे संत पाहायला मिळत नाही संतपणा मिरवण्याच्या पाठीमागे सगळे लोक लागलेले आहेत पाखंड करणारे झालेले आहेत आपल्याकडे जे नाही ते लोकांना दाखवणं याला म्हणतात पाखंड पा म्हणजे पाप खंड म्हणजे समूह माणसाने भक्त असावं का भक्त दिसावं असावं पण दिसण्याकडे लोकांची प्रवृत्ती जास्त झाली साधू संत कसे होऊन गेले पहा महापुरुष गुरुवरे मामांच्या चरित्रामध्ये वैकुंठवाशी अशी घटना आली मामासाहेबांचं कीर्तन नागपूर विद्यापीठामध्ये झालं आणि कीर्तन संपल्यानंतर मामासाहेबांची ओळख करून देण्याकरता कुलगुरू उभे राहिले अनेक प्रोफेसर अनेक विद्यार्थी त्यांच्या मध्यभागी मामासाहेबांची ओळख करून दिली ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं ते महाराष्ट्रातील थोर संत संत म्हटल्याबरोबर मामासाहेबांनी खाली पाहिलं कुलगुरूंचं भाषण संपल्यानंतर अध्यक्षीय भाषण करण्याकरता उभे राहिले आणि पहिलंच वाक्य उच्चारलं आता जी कुलगुरूंनी माझी ओळख करून दिली ती साप चुकीची आहे मी संत नाही मी सोनोपंत आहे त्यांचं नाव सोनोपंत आणि एक महाराजांचं प्रमाण म्हटलं आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आमास खरे संत होते ज्यांनी संतपणा कधी मिरवला नाही जोग महाराज होऊन गेले ज्यांनी संतपणा कधी जगामध्ये मिरवला नाही घोर असं कलियुग आलेलं आहे जिकडे तिकडे नारद महर्षी म्हणतात पाखांड निरता संता विरक्ता सपरिग्रहा विरक्त म्हणवणारे परिग्रह करतात सर्व लोकांचं वर्णन केलंय आहे जिकडे तिकडे आश्रमा यवने वृद्धास तीर्थ आणि सरतस्तथा देवता येणा नेत्र दृष्टेर नष्टानी भूरिशाहा अट्टशूला जनपदा शिवशूला द्विजातया कामिन्य केशशूलिन्या संभवंती कलाव्य जिकडे तिकडे भांडणं कलह घोर असा कलयुग आलेला आहे नारद महर्षी म्हणतात हे सगळं पाहत पाहत मी तीर्थक्षेत्र करत करत वृंदावनामध्ये गेलो त्या ठिकाणी मला आश्चर्य पाहायला मिळालं तत्र आश्चर्य मया दृष्टम श्रूयताम तन मुनीश्वरा एका तू तरुणी तत्र निशन्ना खिन्न मानसा एक तरुण स्त्री पाहिली खिन्न मानसाने रडत असलेली तिच्या बाजूला दोन म्हातारी पडलेले होते मला पाहिल्यानंतर तिने हाका मारायला सुरुवात केली भो भो साधो क्षणम तिष्ठ मत चिंतामपी नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा अगहरम परम मी जवळ गेलो तिला विचारलं कोण आहेस तू कशा करता रडतेस नारद महर्षींना ती आपला इतिहास सांगते अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञानवैराग्यनामानौ कालयोगेन जर्जरौ उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गताः क्वचित् क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगताः हे नारद मी भक्ती आहे ही दोन माझी मुलं आहेत मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले कर्नाटका माझे माझी वृद्धी झाली महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी खूप मान मिळाला आम्ही गुजरातमध्ये गेलो कोणी आमचा स्वीकार केला नाही उपेक्षा झाली आणि आम्ही जर्जर झालो माझ्या मुलांना घेऊन मी इथे वृंदावनामध्ये आल्यानंतर माझा सर्वांनी स्वीकार केला मी तरुण झाले पण मुलं मात्र अजून तशीच आहे वृंदावनामध्ये सुद्धा ज्ञान आणि वैराग्याचा स्वीकार कोणी करायला तयार नाही सांगा नारद महर्षी आई तरुण आणि मुलं म्हातारी शोभतं का मुलं जर दुःखी असतील कष्टी असतील तर कोणती आई सुखी राहील माझ्या मुलांचं एवढं दुःख दूर करा आणि म्हणून नारद महर्षी त्या भक्तीचं दुःख कर दूर करण्याकरता दुःखी झाले आणि त्या नारद महर्षींची भेट सनकाधिकांशी झाली मी माझ्या दुःखाने दुःखी नाही घोर असं कलियुग आलंय भक्ती दुःखी आहे ज्ञान वैराग्य जर्जर झालेत यांच्यासाठी काय केलं पाहिजे सांगा तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करता असं वर्णन केलंय नारद महर्षींनी सनकादिकांचं की सतत तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असता आणि म्हणून तुम्हाला कधी म्हातारपणच येत नाही जरा युष्मा न वादते उपाय सांगा अहो तुम्ही काय उपाय केले का नारद महर्षी म्हणतात मी त्या भक्ती ज्ञान ज्ञान आणि वैराग्य त्यांच्या कानाजवळ जाऊन मोठमोठ्याने वेद वेदांताचा घोष केलाय काही झालं तेवढ्यापुरते उठून बसतात परत झोपतात कथा ऐकली कीर्तन ऐकली की तेवढं ज्ञान वैराग्य माणसाला प्राप्त होतं नंतर गेल्यानंतर जसाच्या तसाच जसा रबर ताणल्यानंतर ताणतो सोडला का जसाच्या तसाच असतो तसं माणसाचं ज्ञान वैराग्य व्हायला लागले जेणेकरून कायमचं ज्ञान वैराग्य त्याला प्राप्त होईल असं काय सांगा म्हणून मी तुमच्याकडे आले आलोय सनकादिक महामुनी नारद महर्षींचं ते वचन ऐकतात आणि वचन ऐकल्यानंतर नारद महर्षींना सांगतात उपाय आपल्या जवळच आहे कोणता उपाय आहे ज्ञान यज्ञस्त्वया तत्र कर्तव्यो हे प्रयत्नत अपूर्वरसरूपाच कथा तत्र भविष्यती नारद वक्षामो विनम्राय विवेकिने समीपे तु तटम आनंद नामकम भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त होण्याकरता उपाय सांगितला सनकाधिक महामुनींनी भगवान परमात्म्याची ही कथा सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ श्रुतो बुधै श्रीमद भागवतालाप सतु गीत शुकादिभी भागवताची कथा याच्याकरता ऐकावी लागेल ती भागवताची कथा कुठे ऐकायची कशी ऐकायची काय तिचा विधी आहे मला काहीच माहिती नाही कोण हे सांगेल तेव्हा नारद वर्षींना सनकाधिक मुनी सांगतात ही भागवताची कथा तिचं आयोजन तुम्ही करा करा मी स्वतः ती भागवत कथा करण्याकरता येतो कुठे करायचं इथेच करायचं का आता बद्री विशाल क्षेत्रामध्ये नको नको इथे फार थंडी आहे लोक कथा ऐकण्याच्याऐवजी ऐवजी ते थंडीकडेच जास्त लक्ष देत राहते गंगाद्वार समीपेतू तटम आनंद नामकम गंगाद्वार म्हणजे हरिद्वारच्या जवळ हरिद्वार हरद्वार त्यालाच गंगाद्वार असं म्हणतात शुकताल नावाची जागा आहे जिथे परीक्षितीला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं तिथेच सनकाधिक महामुनींनी जागा सांगितली नारद महर्षीला सांगितलं तुम्ही सगळं आयोजन करा नारद महर्षी जातात आणि गंगाद्वारात त्या गंगेच्या किनारी सुंदर अशा गंगेच्या वाळवंटामध्ये कथेचं भव्य असं आयोजन नारद महर्षी करतात या ठिकाणी कथा होणार आहे असं कळाल्याबरोबर सगळे ऋषी मुनी तिकडे जायला निघाले भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधातिथी देवल देवरात परशुराम विश्वामित्र शाकल सगळी ऋषींची नावं दिली वेदांतानी च वेदाश्च मंत्रा तंत्रा समूर्तया पुराणानी षटशास्त्रानी तथा येयू गंगाद्यासरितस्तत्र पुष्करादी सरांशीचं क्षेत्रानी दिश सर्वा दंडकादि वनानी प्रत्येक क्षेत्राचं एक अधिदैव असतं तीर्थाचं एक अधिदैव असतं ते त्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी जात असतं कथा ऐकण्याकरता म्हणून गंगा वगैरे सगळी क्षेत्र आली सगळी शास्त्र आली सगळी तीर्थ आली सगळे ऋषीमुनी आले आणि ऋषीमुनी आल्यानंतर नारद महर्षींच्या त्या सभेमध्ये उच्च आसनावर सनकादिक महामुनीसुद्धा तिथे आले सनकादिक महामुनींना उच्च आसनावर बसवलं सनकादिक महाराज की जय सगळे ऋषीमुनी बसलेले आहेत तीर्थ बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर सनकादिक महामुनींनी भागवताचं महत्त्व सांगायला सुरुवात केली सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा मात्रेण हरिश्चित्तं समाश्रये सदा सेव्या सदा सेव्या भागवती कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान आणि म्हणून भागवत कथेचं महात्म्य सनकाधिक महामुनी सांगायला लागले तेवढ्यामध्ये भागवत कथेचं महात्म्य सुरू झाल्याबरोबरच ती दिव्य तरुण श्री आपल्या मुलांना घेऊन तिथे आली त्यांच्या कानावर श्रीमद भागवताचं महात्म्य पडलं आणि महात्म्य पडल्याबरोबर ते दोन पुरुष जे होते ते तरुण झाले तिघही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करत करत भगवान परमात्म्याचं चिंतन करू लागले कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण श्री श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हरे हे नाथ नारायण वासुदेव ती सुतौ तौ तरुणो ग्रहीत्वा रूपा सहसा विरासी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ती नामानि मुहुर्वदन्ती भक्तीने केलेलं भजन आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे कोणाचं भजन आहे भक्तीने केलेलं भजन आहे सनकादिक महामुनींना भक्ती म्हणायला लागली मी कुठे बसू जेवढे काही कथा ऐकायला आलेले आमचे निर्मळ श्रोते आहेत सगळ्यांच्या हृदयामध्ये जाऊन तू बस सर्वांच्या हृदयामध्ये भक्तीने प्रवेश केला व्यासमर्षी वर्णन करतात सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्या निवसती हृदिरेशाम श्री हरेर भक्तिरेका हरिरपिनिज लोकम सर्वथा तो विहाय प्रविशती रुधितेशाम भक्तिसूत्रोपनद्याः खरोखर त्रिभुवनामध्ये ते लोक धन्य आहेत निर्धना अपि ते धन्य के सकल भुवनमध्ये निर्धनास्ते धन्या निवसती हृदय एशाम श्री भक्ती एका ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताची भक्ती आली ते निर्धन असले तरी धन्य आहेत कारण महाधन असलेला भगवान परमात्मा त्यांच्या अंतकरणामध्ये भक्तीमुळे प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा भक्तीची कथा सांगितली श्रीमद भागवताचं खूप महात्म्य सांगितलं असं वर्णन केलं ज्या घरात नित्य भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जातं श्लोकार्धम पादम वा नित्यम भागवतो ध्वम पठस्व सोमुखे नैव यदिशशी परांगतीम आणि म्हणून हे सगळं भागवताचं महात्म्य सांगत असताना सनकादिकांनीच उद्धवाचा आणि भगवान परमात्म्याचा संवाद सांगितला निजधामाला भगवान परमात्मा जात असताना स्वतः भगवंताने आपलं तेज ठेवलं ही सनकादिकच सांगतात आणि अशा प्रकारे भागवताचं महात्म्य सांगत असताना भक्तीने सर्वांच्या अंतकरणात प्रवेश केला आणि त्याच सभेमध्ये भगवान परमात्मासुद्धा प्रगट झाले भगवंताचं सर्वांना दर्शन झालं असं वर्णन केले गोपाल कृष्ण भगवान श्री भक्तवत्सल भगवान आपले स्थान सोडून तिथे आले त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते त्यांनी पितांबर धारण केलेला होता कमरेभोवती मेखळा शोभत होती मस्तकावर मुकुट कानामध्ये कुंडले झळकत होती ते त्रिभंग त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते वक्षस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावलेला होता त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवाचे सौंदर्य धारण केले होते ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूसच होते असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले भागवतामध्ये आलेल्या कथा आहेत ह्या केवळ कथा नाही त्याच्यामध्ये अध्यात्म आहे भक्ती म्हणजे कोणीतरी श्री बाजूला असलेले दोन वृद्ध पुरुष म्हणजे मुलं असा याचा केवळ लौकिक अर्थ घेऊन चालणार नाही तर भक्ती म्हणजे तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये असलेली वृत्ती आहे आणि या वृत्तीचा विवाह भगवान परमात्म्याबरोबर होत असतो भगवद आकार ही वृत्ती होणं म्हणजेच भगवंताशी या अंतकरण वृत्तीचा विवाह होणे आहे आणि भगवद आकार वृत्ती झाली की दोन मुलं होतात म्हणजे दुसऱ्या दोन वृत्ती तयार होतात एक आहे वैराग्य आणि दुसरं आहे ज्ञान आपण भक्ती करतोय पण भक्ती करत असताना ही भक्ती रडते का भक्ती रडत होती तर ज्ञान आणि वैराग्य जर्जर झाले होते आपल्या अंतकरणामध्ये भक्ती आहे आपणही सगळे भक्ती करतो परंतु आपली भक्ती हसणारी आहे का रडणारी आहे आणि रडत असेल तर का रडते ते कळवून देण्याकरता ही कथा सांगितली भक्तीबरोबर जर ज्ञान परिपुष्ट नसेल वैराग्य परिपुष्ट नसेल ज्ञान वैराग्याची उपेक्षा करून जर एखादा कोणी भक्ती करत असेल तर त्याची भक्ती रडणार म्हणून भक्ती सुरू केल्यानंतर पहिला मुलगा झाला पाहिजे तो म्हणजे वैराग्य स्वामींनी असं लिहिले पहिला मुलगा आहे वैराग्य आणि दुसरा मुलगा आहे ज्ञान म्हणजे भक्तीची दोन फलं आहे पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती भक्ती करायला लागल्यानंतर आपल्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे आपोआप वाईट गोष्टी सुटल्या पाहिजेत वाईट गोष्टी सोडणं यालाच वैराग्य म्हणतात नाही तर भक्ती चालू आहे आणि दुसऱ्याची निंदाही चालू आहे भक्तीही चालू आहे दुसऱ्याचा द्वेष करणंही चालू आहे भक्ती चालू आहे आणि पाप करणंही चालू आहे भक्ती रडते पुढचा मुलगाच होणार नाही म्हणून भक्ती जी आहे वैराग्य वैराग्य सांगत असताना शेवटची वैराग्याची व्याख्या सांगितली राग द्वेष रहित होणं हे खरं वैराग्य भक्तीचा पहिला मुलगा आहे वैराग्य त्यानंतर ज्या भगवान परमात्म्याची भक्ती आपण करतो त्याच्या स्वरूपाचं ज्ञान काय त्याच्या स्वरूपाचं त्याचं नेमकं स्वरूप काय ही माहिती पाहिजे कोण आहे तो भगवान परमात्मा काय त्याचा माझा संबंध आहे कुठे राहतो तो भगवान परमात्मा त्याचं यथार्थ स्वरूप काय हे ज्ञानही असलं पाहिजे नाहीतर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाचे चित्ती बोधकैचा भगवंताचं यथार्थ स्वरूप जर माहिती नसेल तर केलेली जी भक्ती आहे ती केवळ कल्पना होईल म्हणून तर संतांच्या सहवासात जाऊन भक्ती करायची नाही तर आपण भक्ती करतो आपल्या मनाला येईल तशी भक्ती आपण करतो शास्त्र संत महापुरुष यांच्या सहवासात गेल्याशिवाय मनुष्याला खरी भक्ती कळणार नाही भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय ज्ञान ज्ञान म्हणजे नेमकं काय रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आला आहे रामायणातलं अध्यात्म सांगत असताना त्यांनी सांगितलं पंचवटीमध्ये सीतामाता आहे भक्ती लक्ष्मण जे आहेत वैराग्य रामप्रभू आहेत ज्ञान ज्यावेळेस रामप्रभू त्या सुवर्ण मृगाच्या मागे गेले म्हणजे मारीच्याच्या मागे गेले म्हणजे ज्ञान गेलं ज्ञान गेलं कदाचित वैराग्य असलं तर ते वैराग्य परत ज्ञानाला आणतं पण वैराग्य म्हणजे लक्ष्मणजी त्यांनाही या भक्तीने घालवून दिलं वाईट बोलून वैराग्यही गेलं ज्ञानही गेलं मग मात्र रावण रूपी कामक्रोध येतात आणि या रूपी शांतीला उचलून घेऊन जातात शोक करावा लागतो दुःख भोगावं लागतं म्हणून तिन्हींचा समन्वय साधू संतांनी सांगितला जाने भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा ओची देवाचा पुतळा तोची देवाचा पुतळा देवाचा पुतळा तोची देवाचा पुतळा नाही माझ्या मना नाही माझे मना आणि नाही पहिला शब्द वापरतात जाणे मग भक्तीचा जीवाला म्हटलंय म्हणून भगवान परमात्मा सुद्धा स्वतः भक्तांची स्तुती करतात उदारा एव येते ज्ञानी त्वात्मैव मे मतम म्हणून भक्ती करत असताना भक्तीबरोबर ज्ञानही पाहिजे वैराग्यही पाहिजे आणि ज्ञान वैराग्याने युक्त केलेली जी भक्ती आहे तीच त्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये परमानंद स्वरूपाची प्राप्ती करून देते याकरता ही कथा सांगितली ज्ञान वैराग्य भक्ती प्राप्त करून देणारं हे श्रीमद भागवत आहे हे सांगितलं आणि यानंतर किती जरी दुराचारी मनुष्य असला तरी त्याचाही उद्धार ही भागवत कथा करते याकरता आता गोकर्णाचं आख्यान सांगणार आहेत त्या गोकर्णाच्या आख्यानाचा विचार आपण दुपारच्या सत्रामध्ये ठीक चार वाजता कथेला प्रारंभ होईल करू गोकर्ण आख्यान सांगून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचा काहीसा विचार आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये करायचा आहे दोन मिनिट भगवंताचं नामस्मरण करू आणि आपण याच ठिकाणी थांबू आता थांबल्यानंतर नामसंकीर्तन झाल्यानंतर आरती होईल आणि कथा विराम घेईल श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरा हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरी मुरारी कृष्ण गोविन्द हे नाथ नारायण कृष्ण नाथ नारायण